जीवन योग जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे अर्थपूर्ण जगण्याचे जीवन यशस्वी करणारे कल्याण साधणारे खऱ्या अर्थाने जीवन जगावया शिकवणारे आहे जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो जीवन दिव्य होतं त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे जीवन योग वैभवाचे श्रीमंतीचे समृद्धीचे संपन्नतेचे यशाचे आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत हे विचार वैश्विक आहेत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे हे विचार जो अंमलात आणि आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा सदा हरित प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर मनाचे सुदृढ आरोग्य दुःख भीती नैराश्य ताणतणाव हिंसा क्रोध चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही श्रीमंतीचं रहस्य काय आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आत्मविश्वास कसा मिळवावा जीवनशैली कशी हवी जीवनाची उंची कशी वाढवावी या प्रश्नांचा उहापोह करणारी जीवनाचाच जीवन योग बनवणारी जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तेरावा अनेक प्रकारच्या पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा सूत म्हणाला ब्रह्मदेव वरुण इंद्र रुद्र आणि मरुद्गण दिव्य स्तोत्रांनी ज्यांची स्तुती करतात सामगायन करणारे ऋषी अंग पद क्रम तसेच उपनिषदासह वेदांच्याद्वारे ज्यांचे गायन करतात योगी ध्यानाच्या वेळी निश्चल झालेल्या मनाने ज्यांचे दर्शन घेतात आणि देव दैत्यसुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो ज्यावेळी भगवंतांनी कच्छप रूप धारण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकानी खाजिवल्यामुळे ज्यांना झोप आली त्यावेळीचे त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करत त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यावर खळबळ माजली त्या संस्काराच्या खुणा आजही शिल्लक आहेत त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनाऱ्यावर लाटांच्या रूपाने ये जा चालू झाली ती अजूनही थांबली नाही आता पुराणांची वेगवेगळी श्लोकसंख्या त्यांची बेरीज श्रीमद भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचा हेतू हा ग्रंथ दान देण्याची पद्धत दान आणि पठन इत्यादींचा महिमा सुद्धा ऐका ब्रह्मपुराणात दहा हजार पद्मपुराणात पंचावन्न हजार श्री विष्णुपुराणात तेवीस हजार आणि श्री शिवपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत श्रीमद भागवतामध्ये अठरा हजार नारद पुराणात पंचवीस हजार मार्कंडीय पुराणात नऊ हजार तसेच अग्निपुराणात पंधरा हजार चारशे श्लोक आहेत भविष्य पुराणाची श्लोकसंख्या चौदा हजार पाचशे ब्रह्मवैवर्ताची अठरा हजार तसेच लिंग पुराणाची अकरा हजार आहे वराह पुराणाची श्लोकसंख्या चोवीस हजार स्कंद पुराणाची एक्क्याऐंशी हजार एकशे आहे आणि वामन पुराणाची दहा हजार आहे कूर्म पुराण हे सतरा हजार श्लोकांचे आणि मत्स्य पुराण चौदा हजार श्लोकांचे आहे गरुड पुराणामध्ये एकोणीस हजार आणि ब्रह्मांड पुराणात बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोकसंख्या एकूण चार लक्ष आहे त्यापैकी श्रीमद भागवत अठरा हजार श्लोकांचे आहे भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभी कमळात असलेल्या व संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला कृपा करून हे सांगितले याच्या सुरुवातीला मध्य आणि शेवटी वैराग्य उत्पन्न करणाऱ्या पुष्कळ कथा आहेत भगवान श्रीहरींच्या ज्या लीला कथा ह्या महापुराणात आहेत त्या अमृत असून सत्पुरुषांनी देवालाही आनंद देणारे आहेत सर्व वेदांताचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकतारूप अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फल म्हणजे मोक्ष श्रीमद भागवताचाही विषय तोच आहे जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भागवताचे सुवर्ण सिंहासन दान करतो त्याला परमगती प्राप्त होते जोपर्यंत सर्वश्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराणाचे दर्शन होत नाही तोपर्यंतच संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शोभून दिसतात श्रीमद भागवत सर्व वेदांताचे सार आहे या रसामृताचे पान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणात रमत नाही जशी नद्यामध्ये गंगा देवतांमध्ये विष्णू आणि वैष्णवांमध्ये श्री शंकर सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे हे ऋषीनु सर्व क्षेत्रामध्ये जशी काशी सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे श्रीमद भागवत हे सर्व दृष्टीने निर्दोष पुराण आहे वैष्णवांना हे अत्यंत प्रिय आहे या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंसाच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णतः अलिप्त अशा ज्ञानाचे वर्णन केले गेले आहे या ग्रंथात सर्व कर्मापासून आत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी आहे जो याचे भक्तीने श्रवण पठण आणि मनन करतो तो मुक्त होतो हा आजोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदाना पुढे नारदाच्या रूपाने व्यासाना त्यानंतर ज्यांनी व्यास रूपाने योगिंद्र शुकदेवाना आणि शुकदेवाच्या रूपाने दयाळू होऊन परीक्षिताला उपदेश केला त्या परमशुद्ध माया मलापासून रहित शोकरहित अविनाशी परमसत्यस्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वसुदेवांना नमस्कार करतो ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवाला याचा उपदेश केला त्या योगीराज ब्रह्मस्वरूप श्री शुकदेवाला नमस्कार असो ज्याने हे महापुराण ऐकवून संसार सर्पाने दंश केलेल्या परीक्षिताला मुक्त केली हे देवाधिदेवा प्रभो ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहात म्हणून आपणच आता आमच्यावर अशी कृपा करा की प्रत्येक जन्मात आपल्या चरण कमलावरच आमची भक्ती राहू ज्या भगवंताच्या नामांचे संकीर्तन सर्व पापे सर्व थैव नष्ट करते आणि ज्या भगवंताच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःखे नाहीशी करते त्याच परमतत्व स्वरूप श्रीहरींना मी नमस्कार करतो या ठिकाणी तेरावा अध्याय समाप्त झाला आणि श्रीमद भागवताचा बारावा स्कंद सुद्धा समाप्त झाला या ठिकाणी संपूर्ण भागवत समाप्त झाली भगवान श्री कृष्णार्पणमस्तू बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश वा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद